श्रीधर स्वामीकृत श्री हरिविजय अध्याय बत्तीसावा नारदांवर विचित्र प्रसंग सांब विवाह अर्जुनाकडून सुभद्रा हरण नारदांच्या जीवनात तीर्थयात्रा करीत असताना एक विचित्र घटना घडली ते गंगेत स्नान करीत होते त्यांना पाण्यात मासा व त्याची मादी एकत्र आलेली दिसली त्यांचे सुख पाहून त्यांच्या मनात संसाराचे विचार घोळू लागले पण आपल्याबरोबर संसार करण्यास कुठली स्त्री तयार होईल असा त्यांना प्रश्न पडला मग त्यांना द्वारकेतील कृष्णाचे वैभव आठवले त्याच्या हजारो स्त्रिया आठवल्या त्यांना वाटले कृष्णाजवळ एवढ्या स्त्रिया आहे त्यातील एखादी जरी त्याने मला दिली तरी मी संसार करून सुखी होईन भारे आणि पुत्र याशिवाय जीवन व्यर्थ नारदांना तोच एक ध्यास लागला ते द्वारका नगरात आले कृष्ण व रुक्मिणी यांनी त्यांचे स्वागत केले नारदांच्या मनात चलबिचल होत होती कृष्णाने विचारले श्रेष्ठा आज तुमचे मन स्थिर का नाही नारद म्हणाले केशवा विचार करता करता असे वाटू लागले आहे की स्त्री नसेल तर जीवनाला काहीही अर्थ नाही तुझ्या एवढ्या स्त्रिया आहेत त्यातील एक जरी मला दिलीस तरी माझा जन्म सफल झाला असे मला वाटेल कृष्ण म्हणाला असे होय बरे तर काही प्रत्यवा दिसत नाही ज्या सदनात मी नसेन व माझी पत्नी एकटी असेल त्या सदनात जा आणि त्या पत्नीला तू स्वतःची पत्नी समजून ने नारदांना ते मान्य झाले ते तिथून उठून दुसऱ्या एका सदनात गेले तो काय तिथेही कृष्ण आगत स्वागत करायला समोर आलाच मग ते अनेक घरात गेले पण प्रत्येक घरात कृष्ण होता तो काही ना काही काम करीत होता व नारद येताच त्यांचे स्वागत करीत होता नारदाला मोठे आश्चर्य वाटले त्यांना भ्रम झाल्यासारखे झाले स्त्रीचा ध्यास लागलेला अशा अवस्थेत ते पुन्हा गंगेवर स्नानाला गेले गंगेत त्यांनी एक बुडी मारले आणि वर आले तो त्यांना आपणच स्त्री झालो आहोत असे दिसून आले त्यांना अचंबा वाटला फारच लज्जित होऊन ते इकडे तिकडे पाहू लागले त्यावेळी आणखी एक चमत्कार घड घडला एक सुंदर तरुण पुरुष तेथे आला आणि त्याने त्या स्त्रीरूपी नारदाशी संग केला नारदी त्यामुळे गरोदर झाली पुढे नऊ महिने पूर्ण झाल्यावर नारदी प्रसूत झाली तिला एकंदर साठ पुत्र झाले पुढे त्यांच्याच नावाने साठ संवत्सरांची गणना करण्यात येऊ लागली नारदांना फार वाईट वाटले स्त्रीच्या चिंतनामुळे आपण स्त्री झाली झालो हे त्यांच्या लक्षात आले ते पुन्हा ब्रह्मस्वरूपी चित्त एकाग्र करून बसले दीर्घकाळ तपश्चर्या केली मग श्रीकृष्णाच्या कृपेने ते मूळ स्थितीस प्राप्त झाले क्षणभरच मोह पडला चित्त तिकडेच लागले आणि मन विकारी होऊन आपण स्त्री झालो हे समजून येऊन नारदांचे चित्त तेथून पुढे नित्य नारायण रूपच होऊन राहिले द्वारकेत आणखी एक घटना पुढे एकदा घडली रुक्मिणीचा भाऊ रुक्मी हा भोजकट नगरात वस्ती करून राहत होता त्याला एक मुलगी होती लावण्यवल्ली असे तिचे नाव होते ती सुंदर कन्या उपवर झाली पूर्वीची कृष्णाबरोबरची तेढ आता रुक्मीच्या मनात नव्हती प्रद्युम्नाशी लावण्यवतीचा विवाह करण्यात आला मोठ्या थाटाने लग्न समारंभ झाला रुक्मीचा पुत्र रुक्मध्वज नावाचा होता त्याला जी कन्या होती तिचे नाव पद्माक्षी काही काळानंतर तिचाही विवाह प्रद्युम्नाचा पुत्र अनिरुद्ध यांच्याशी करण्यात आला अशा रीतीने रुक्मिणी तिच्या भावाची मुलगी आणि त्याची नातही यादव कुळात लग्न होऊन आल्या पद्माक्षीच्या विवाहानंतर रुक्मी यादवासह सभेत बसला होता रुक्मीने मौजेने द्यूत खेळण्याचा बेत केला सर्वांना तो पसंत पडला बलरामाला द्यूताची आवड होती बलराम व रुक्मी द्यूत खेळू लागले कित्येक वस्तू बलरामाने पणास लावल्या पण त्यात तो हरला शेवटी त्याने एक लाख नाणी पणास लावली प्रत्येक वेळी मी जिंकलो मी जिंकलो असे रुक्मी म्हणत होता तसेच याही वेळी तो म्हणाला परंतु वस्तूचा बलरामाने पण जिंकला होता बलराम संतापला खोटे बोलण्याबद्दल तो रुक्मीला दोष देऊ लागला पण रुक्मी तेच धरून बसला त्याची बाजू घेऊन इतरही तसेच म्हणू लागले बलरामाला रुक्मी हिणवून म्हणू लागला तुम्ही गवळी चोरटे गावठी लोक तुम्ही कसले न्यायाने खेळणार अरे रुक्मिणीला सुद्धा तुम्ही अशीच चोरून नेली बलरामांची तो निंदा करू लागला खेळाचे पर्यवसान वितुष्टात झाले त्याचवेळी अशी आकाशवाणी झाली बलरामानेच पण जिंकला असून बलरामाविरुद्ध रुक्मी असत्य भाषण करीत आहे आकाशवाणी होताच बलराम ताडकन उठला आणि रुक्मीवर धावला रुक्मिणीने खडग उगारले बलराम निशस्त्र होता त्याने मंडपाचा एक खांबच बळाने उपटला रुक्मिणीला खडग चालवता आले नाही बलरामाने खांबानेच रुक्मीचा पाळ मोक्ष केला त्याची बाजू घेणाऱ्याने त्याने खांबाने ठोकून काढले मंडपात एकच गोंधळ माजला रक्तपात पाहूनच काही बघे लोक पळून गेले तोच श्रीकृष्ण तिथे आला रुक्मीचा वध असा झाला याचे त्याला फार वाईट वाटले रुक्मिणीचे सांत्वन करणे कठीण होते कृष्णाने रुक्मीचे उत्तरकारी यथाशास्त्र केले बलरामाच्या क्रोधामुळे रुक्मीचे व्यर्थ प्राण गेले बलरामाच्या क्रोधाचा फटका आणखी एकदा बसला तो कौरवाना त्याचे असे झाले की जांबुवतीचा पुत्र सांब हा मोठा बलवान व शूर होता हस्तिनापुरात दुर्योधनाच्या कन्येचे स्वयंवर मांडले होते सांब त्यावेळी तिकडे गेला होता त्याने स्वयंवरातून त्या मुलीला पळवले पण दुर्योधन व इतर कौरव यांनी वेगाने त्याचा पाठला केला सांबाला पकडले हस्तिनापुरात परत आणले आणि बंदीखान्यात टाकले नारदानी हा सर्व वृत्तांत द्वारकेत जाऊन कृष्णाला सांगितला श्रीकृष्ण व प्रद्युम्न यांच्याशी चर्चा करून बलराम हस्तिनापुराकडे गेला नगराबाहेर तळ देऊन त्याने दूतांकडून दुर्योधनाला निरोप पाठवला मुकाट्याने सांबाची मुक्तता करा नाहीतर माझ्याशी युद्ध करा दुर्योधनाला त्याने भेटीसाठी बोलावले तो आला पण बलरामाची व यादवांची निंदा करून सांबाला सोडणार नाही असे म्हणून तरातरा परत गेला बळाचा वापर केल्याशिवाय कौरव वाटणीवर येणार नाही हे ओळखून बलरामाने आपल्या नांगराने सारे हस्तिनापूर महान शक्तीने खेचले तो अद्भुत प्रकार पाहून देवही दचकले हस्तिनापुरात मोठमोठे उत्पात होऊन घरे पडली नागरिकांचे प्राण गेले भिचष्म म्हणाले दुर्योध सु सुयोधना तुझ्यामुळे हस्तिनापुरावर संकट आले तू सांबाला सोड तुझ्या मुलीशी त्याचा विवाह होऊ दे यादवांचे मैत्री करणेच हिताचे आहे भीष्माचा सल्ला मानून दुर्योधनाने त्याप्रमाणे केले सांब त्याचा जामात झाला यादव व कौरव यांची सोयरीक झाली पाचही पांडवांची द्रौपदी ही पत्नी होती नारदानी असा नियम घालून दिला होता की वर्षातून ठराविक दिवस द्रौपदीने एकेका पतीजवळ राहावे त्यावेळी दुसऱ्या कोणाही पांडवाने तिच्या व त्यांच्या एकांतांचा भंग करू नये केल्यास त्या पांडवाने बारा वर्षेपर्यंत तीर्थयात्रेला निघून जावे एकदा मोठा भाऊ युधिष्ठ याच्यासह द्रौपदी बोलत बसले असताना अर्जुनाला तेथे जावे लागले ब्राह्मणांच्या गायी दैत्य पळवून नेत होते त्या सोडवणे भाग होते अर्जुनाची शस्त्रे ज्या ठिकाणी ठेवलेली होती तिथेच युधिष्ठिर व द्रौपदी बसले होते अर्जुनाने शस्त्रे नेली गायी सोडवल्या पण नियमाप्रमाणे त्याला बारा वर्षे तीर्थयात्रेत जावे लागले तो काम्यकवनात गेला असता प्रत्यक्ष शंकराशी त्याने युद्ध केले त्याचे शौर्य पाहून शंकराने त्याला अस्त्रे दिली कवच मुकुट व कुंडले दिली आणि विजयाचा आशीर्वाद दिला अनेक देश पाहत पाहत अर्जुन रामेश्वरास गेला हनुमंताची व त्याची तेथे भेट झाली रामाने बाणांचा सेतू का बांधला नाही असे त्याने विचारले तेव्हा मारुती म्हणाला बाणांचा सेतू वानरांच्या भाराने बुडाला असता अर्जुन म्हणाला मी बाणांचा सेतू बांधतो तुम्ही त्यावर चालून दाखवा मारुती म्हणाला सेतू मोडला तर काय देशील अर्जुन म्हणाला मी स्वतःला जाळून घेईन नाही मोडला तर मारुती म्हणाला मी तुझ्या रथध्वजावर राहून तुझे कार्य करीन अटी मान्य झाल्या अर्जुनाने बाळांचा पूल बांधला मारुतीने त्यावर उडी मारली तो ढासळला अर्जुनाला आता अग्निकष्टे भक्षण करणे भाग होते त्याने चिता पेटवली कृष्णाचे स्मरण केले प्रतिज्ञा विफुल होऊ नये माझे प्राण आता तुझ्या हाती सोपले आहेत कृष्णाला ते मनोमन कळले त्याने एका ब्राह्मणाचे रूप घेतले तो तिथे गेला अर्जुन व मारुती यांनी विष्णू पाहताच त्याला नमस्कार केला चिता पाहून व मोडलेला बाणाचा सेतू पाहून ब्राह्मणाने विचारले हे काय चालले आहे तेव्हा अर्जुनाने सारे सांगितले ब्राह्मण म्हणाला तुम्ही हे सर्व केले त्याला साक्षी कोण अर्जुन म्हणाला येथे आम्ही दोघेच होतो ब्राह्मण म्हणाला या प्रतिज्ञेसाठी साक्षी असावा लागतो आता माझ्या देखत जर पुन्हा सर्व केले तर मी मान्य करेन मारुतीला आपण बाण सेतू मोडून टाकव अशी खात्री होती तो कबूल झाला अर्जुनाने पुन्हा बाणांचा सेतू बांधला तेवढ्यात विष्णुरूप कृष्णाने आपले सुदर्शन चक्र त्या सेतूखाली आधाराला ठेवले मारुतीने उंचावरून सेतूवरून सेतूवर उडी मारली पण सेतू काही मोडला नाही मारुतीने पुन्हा भीम काय होऊन उडी मारली तरीही सेतू मोडला नाही तेव्हा विष्णू म्हणाला पांडवा तुला आता स्वतःला जाळून घेण्याची जरुरी नाही मारुती राय आपण मान्य केल्याप्रमाणे अर्जुनाच्या रथावर ध्वजस्तंभावर आपण विराजमान व्हावे मग दोघांचे सख्य झाले कृष्णाने आपले स्वरूप प्रकट केले हनुमंता आमच्या दैत्य संहाराच्या कामात तुझे सहकार्य तू दिले पाहिजे हनुमंताने ते आनंदाने मान्य केले पूर्वी द्वारकेत त्याला रामरूपात दर्शन देऊन कृष्णाने त्याचे समाधान केलेच होते कृष्णाने गुप्तपणे सुदर्शन चक्र स्वस्थानी पाठवले तो द्वारकेत परत गेला अर्जुन त्रिदंडी संन्यास घेऊन तीर्थयात्रा करीत पुढे गेला काही काळाने तो द्वारकेच्या प्रदेशात आला त्यावेळी द्वारकेत कृष्ण भगिनी सुभद्रा हिच्या लग्नाविषयी कृष्ण व बलराम यांचे बेत चालले होते ती अर्जुनाला योग्य आहे असे कृष्ण म्हणत होता तर ती दुर्योधनाला द्यावी असे बलरामाला फार वाटत होते दुर्योधनाची मुलगी सांब पत्नी होऊन यादवांच्या कुळात आली होतीच दुर्योधन हा गदायुद्धाच्या बाबतीत बलरामाला गुरु मानित असे त्यामुळे बलरामांचे मन दुर्योधनाला अनुकूल होते त्यांचे बेत चालले असता हेराने अशी वार्ता सांगितली की द्वारकेजवळच एक मोठा तेजस्वी योगी आला असून लोक त्याचे दर्शन घेण्यासाठी जात आहेत कृष्ण द्वारकेच्या बाहेर गेला जेथे अर्जुन संन्यासाच्या वेशात आलेला होता तेथे गेला हा दुसरा कोणी नसून अर्जुनच आहे हे त्याने ओळखले बाह्यता तसे न दाखवता त्याने त्याला मोठा मान देऊन द्वारकेत चार महिने राहायला बोलावले त्याची राहण्याची अगदी स्वतंत्र व्यवस्था कृष्णाने केली होती त्याचा आदर करण्याची सूचना कृष्णाने सर्व यादवांना दिली होती त्यामुळे सर्वजण त्याला पूज्य मानू लागले पुढे एकदा रवतक नावाचा नावाच्या डोंगरावर देवीची यात्रा भरली होती तेव्हा इतर मंडळींबरोबर समूहाही यात्रेला गेली होती अर्जुनही होता सुभद्रेचे सौंदर्य पाहून अर्जुनाचे मन तिच्याकडे ओढ घेऊ लागले कृष्णाने सुभद्रेच्या मनाची तशीच अवस्था झालेली ओळखली अर्जुनाला त्याने एकीकडे विचारले काय हो महाराज आपले चित्त ईश्वराकडे आहे की एखाद्या देवीकडे अर्जुन म्हणाला द्वारकाधीश तुम्हीच माझे चित्त एकाग्र होईल असे काहीतरी करू शकाल राजकोषातील मूल्यवान रत्नाची अभिलाषा आम्ही का धरावी कृष्ण म्हणाला तू अर्जुन आहेस ही गोष्ट मला व माझी भगिनी सुभद्रा हिला माहीत आहे ती तुलाच द्यावी असा माझा बेत आहे पण बलराम दादांचे मत दुर्योधनाच्या बाजूला झुकते ते हट्टी व संतापी आहेत दुर्योधनासारख्या दुष्टाला माझी बहीण मी कशी देईन तू असे कर यात्रेतून आता परत जाताना सुभद्रेला माझ्याच रथान घे व पळवून सरळ इंद्रप्रस्थास ने तीर्थयात्रेचा द्वादश वर्षाचा अवधी आता संपलाच आहे माझ्या रथात मी धनुष्य व बाण आणि इतरही शस्त्रे ठेवलेले आहेत अर्जुनाला आनंद झाला यात्रेहून परत फिरताना जेव्हा कृष्णाचा रथ द्वारकेच्या महाद्वाराशी येऊ लागला तेव्हा सुभद्रा त्या रथाजवळच होती अर्जुन झपाट्याने पुढे गेला त्याने सुभद्रेला त्या रथात चढवले स्वतः रथात चढला आणि त्याने बाहेरच्या बाहेरच रथ भरधाव सोडला कृष्ण त्यावेळी बलरामाबरोबर मुद्दाम राहिला होता संन्यासाने सुभद्रेला पळून नेले अशी एकच आरडाओरड झाली यादववीर अर्जुनाचा पाठला करू लागले पण अर्जुनापुढे कोणीच टिकले नाही बलराम अर्जुनावर चालून गेला त्याने नांगर व मुसळ आपल्या हातात घेऊन त्या गोसाळ्याचे मस्तक चूर्ण करण्याचा बेत केला होता तोच कृष्णाने त्याला थांबवले दादा हा तर आपला आतेभाऊ अर्जुन आहे कुणी वैरागी नव्हे जे पळत आहेत ते इष्टच आहे दादा अर्जुनासारखा श्रेष्ठ धनुर्धर जगात दुसरा कोणी नाही तुम्ही क्रोध आवरा आपण सुभद्रेचा अर्जुनाशी यथोचित विधीपूर्वक विवाह करून देऊ बलराम विरमला शेवटी कृष्णाच्या मृदू भाषणाने त्याचा राग निवळला मग अर्जुन व सुभद्रा यांचा विवाह झाला अर्जुन सुभद्रेला घेऊन यात्रा समाप्त करून इंद्रप्रस्थात गेला तेव्हा धर्माने त्याचे स्वागत केले द्रौपदीने अर्जुनाची थोडीफार थट्टा केली खोटा सवतपणा दाखवला पण सुभद्रेला मिठी मारून ती म्हणाली सुभद्रे आपण दोघे कृष्ण भगिनीच आता एकत्र राहून सुखाने आयुष्य घालूया अध्याव बत्तीस समाप्त श्रीकृष्णार्पणमस्तू